समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय बेचाळीसावा कुबजेवर कृपा भंग, कंसाची घबराहट ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात मार्गात जाता युवती कुणी ती रूपीनी कुबजा अशी ती तनुने हातात होती उटी चंदनाची पाहोनी कृष्णे पुसले हसोनी हे सुंदरी चंदन मेशी कोठे सांगी तुझे नाम असेल सत्य दे गे आम्हाला उठी अंगराग शीघ्रेशी होई तव ते भले की सैरंद्री म्हणजे कुब्जा म्हणाली मी कंसदासी रूपप्रिय ऐसी नामे त्रिवक्रा लावी लाविते की या अंगरागे नृप होय तृप्त तुम्हाहुनी पात्र न कोणी याते कौमार्य रूपनी हास्य पाहता दासी हारपे हरिला अर्पिले चित्त बंधूना विली पिवळी सावळ्या देहा गोऱ्या बळीस लालती नाभीच्या वरितो लेप पाहता कृष्ण हर्षले प्रसन्न जाहले कृष्ण तात्काल फलदाविण्या वांदासी निटास कृष्ण इच्छित तिच्या पंजावरी पंजे पायाचे दाबिले तशी बोटानी हनुवटी थोडी धरिता उंच केली ती अशी उंचविता दासी सर्वांग समजाहली नितंबस्तन ते पुष्ट कृष्ण स्पर्शेची जाहले उदार गुण संपन्न होता तात्काल रूपिणी कामना जागताला जे चाळवी पदरावदे वीरा माझ्या घरी यावे येथ मी सोडिना असे धवळे चित्त हे माझे प्रसिद्ध पुरुषोत्तमा बळी समक्ष हे ऐसे कृष्णाला दासी बोलली गोपमुख बघे कृष्ण हासोनी सोनी बदला तिला सुंदरी तवतो गेही मिटवी मन व्याधित्या कार्य आटोपुनी येतो भटक्या मी मजना घर गोड गोड अशा शब्दे कृष्णे दासी निरोपिली पेठे तपातता बंधू सर्वानी पूजिले द्वया मिलना इच्छिती स्त्रिया दर्शने प्रेम दाटले शुद्ध ना राहिली देही मूर्तीच्या परिठाकल्या यज्ञस्थान पुसे कृष्ण रंगशाळेत पातला अद्भुत ते धनु तेथे कृष्णाने पाहिले असे डाव्या कराने उचलो नि कृष्णे ओढो निदोरी दोन भाग जैमत्त हत्ती सहजी उसाचे दो भाग शुडे करीतो लिलेने धनुष्य तुटता शब्दे पृथ्वी आकाश दुमदुमे ऐकता कंसही झाला मनात भयभीत तो सैनिक क्रोधले सारे वदले या धरा धरा बांधोनी टाकूया याला न पळो येथून तसा रामकृष्ण तदा थोडे कोपता धनुखंडते घेवोनी चोपले भृत्य सर्वच्या सर्वही तदा कंसे पाठविता सेना दोघांनी खंड मारुनी मारिले सर्वच्या सर्व द्वयो बाहेर पातले पराक्रमासा श्रेष्ठ जनानी ऐकिला तसे पाहिले रूप अद्भुत जाणिले श्रेष्ठ देव हे बलगोप तसा कृष्ण स्वतंत्र फिरले पुरा सायंकाळी पुन्हा आले बाहेर तळजेथतई लक्ष्मी इच्छिती जरी जगी सर्व लोक ती सर्व सोडून वसे हरिच्या पदाला आत्म्यात कृष्ण बघती मथुरापुरीचे गोपी जशाही वदल्या घडले तसेची क्षीरादी घेतले भोज कंस वारते घेऊनी सुखाने झोपले सर्व कार्य योजनी तसे धनुष्य तोडिले कृष्णे मारिले सर्व सैन्य न कष्ट पडले त्या ना कौसाने ऐकले तदा मनात घाबरे कंस रात्री ना झोप त्याजला जागृत स्वप्नही त्याला दिसले मृत्यू चिन्हते जळात दर्पणी डोक्या विना ते दिसले धड चंद्रादी ज्योतीही त्याला दिसल्या दोन दोनही कानात घालता बोटे न येई तो अनाहत पिवळे दिसले वृक्ष पायाचे चिन्ह ना उठे स्वप्नात आवळी प्रेता गाढवा वरी बैसुनी खातसे विषणी तेल अंगाला वोनी नग्नची फिरतो अडुळा पुष्प माला ती गळी घालुनी जागृत स्वप्नही ऐसे दुश्चिन्ह पाही कंसतो भीतीने वाढली चिंता चिंतेने झोपना लगे परीक्षित संपता रात्र सकाळ जाहली तदा कंसाने मल्लक्रीडेचा केला उत्सव तो सुरू सजली रंगभूमी ती तुतार्या भेरी वाजल्या झेंडे वस्त्र फुलानी स्थान ते शोभले तसे द्विजादी अपुल्या स्थानी ग्रामवासी हि बैसले विदेश देशीचे राजे आपुल्या स्थानी बैसले मांडलिकामध्ये कंस उच्च आसनी बैसला तदाही दिसले त्याला कुशकून किते कते हा ध्वनिनी वाद्ये आखाडा घुमू लागला गर्वे मल्ल आले आपुले गुरु घेऊन चानूर मुष्टिको कूट शलतोषल आदिते मधुर बोलती शब्द आसनी बैसले सुखे कंसाने नंद गोपाना बोला हिते तया सत्कार करुनी थोर मंचकी बैसवियले इति श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बेचाळीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू